श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग अकरावा श्री वसिष्ठ म्हणाले हे रामा मी तुला पुन्हा पुन्हा हृदयबोधासाठी सांगत आहे कारण हे साधू अभ्यासा वाचून आत्मभावना उत्पन्न होत नाही अविद्या या नावाचे हे अज्ञान अतिशय बलाढ्य आहे हजारो जन्मातील अभ्यासाने द्वैतवासना स्थिर झालेली असल्यामुळे ती एकदा उपदेश केल्याने उच्छिन्न होत नाही चक्षुरादी अतिप्रबल बाह्य व अभ्यंतर प्रमाणांनी देहाच्या जागरादी भावावस्थेत व मरण प्रलयादी अभावावस्थेत द्वैताचा अनुभव येतो त्यामुळे तद्व्रतानुभव रूप अज्ञान अतिशय प्रबळ झाले आहे पण आत्मज्ञान सर्व इंद्रियांचा अविषय आहे त्यामुळे मन व पाच ज्ञानेंद्रिय यांचा क्षय झाला असताच ते होते इंद्रियजन्य वृत्तींचे उल्लंघन करून राहणारे जे आत्मज्ञान ते जीवाला प्रत्यक्ष कसे होणार कारण त्याची स्थिती प्रत्यक्षाच्या पलीकडे आहे हे रामा हृदयवृक्षावर वाढलेल्या या अविद्यालतेला ज्ञानाभ्यास विलासरूप तलवारीच्या आघातानी तू स्वसिद्धी करिता तोड ज्याने सर्वज्ञेय जाणले आहे असा जनक राजा आत्मज्ञानाभ्यासात तत्पर होऊन जसा विहार करतो त्याप्रमाणे तू विहार कर माझा जसा अनुभव आहे तसाच त्याचा बाह्य व्यवहार करीत असतानाच व समाधी दशेत असताना जाताना किंवा स्थिरस्थित असताना त्याचा निश्चय होता तेच ज्ञान अभ्यासाचे फळ आहे आणि त्याच ज्ञानाने अभिव्यक्त झालेल्या स्वरूपाला सत्यता आहे आचार करविणारा हरी ज्या निश्चयाने विविध गर्भावासादी संकटे सोसून भूमीवर अवतार घेतो परंतु त्यामुळे होणाऱ्या दुःखाने लिप्त होत नाही तेच त्यांचे ज्ञानित्व होय पत्नीसह असणाऱ्या त्रिनेत्राचा जो निश्चय अथवा विरक्त ब्रह्मदेवाचा जो निश्चय तोच तुझा होऊ दे देवगुरु बृहस्पतीचा दैत्यगुरु शुक्राचा सूर्याचा चंद्राचा वायूचा अग्नीचा नारदाचा पुलस्त्याचा माझा अंगिरसाचा प्रचेत्याचा भृगूचा ऋतूचा अत्रीचा शुकाचा आणि दुसऱ्याही सर्व जीवनमुक्त ब्रह्मर्षींचा व राजर्षींचा जो निश्चय आहे तोच तुझा हो श्रीराम म्हणाला भगवन ते महाबुद्धिमान धीर पुरुष ज्या निश्चयाने शोकरहित होऊन राहिले तो निश्चय मला तत्वत सांगा श्री वसिष्ठ म्हणाले हे राजपुत्रा हे पराक्रमी व सर्वज्ञ राजा तू जे विचारले आहेस त्याचे स्पष्ट उत्तर ऐक त्यांचा निश्चय हा असा होता हे जे काही विस्तीर्ण जगज्जाल दिसत आहे ते सर्व निर्मल ब्रह्मच माईक रूप टाकून परमार्थ स्वरूपाने अवस्थित आहे ब्रह्मच चिदाभास आहे ब्रह्मभुवन आहे ब्रह्म प्राण्यांची परंपरा आहे मी ब्रह्म आहे माझा शत्रू ब्रह्म आहे सन्मित्र वा बांधव ब्रह्म आहेत कालत्रयही ब्रह्म आहे ते सर्व ब्रह्मातच व्यवस्थित आहे मोठमोठ्या लाटांच्या योगाने समुद्र जसा स्वरूपातच वाढतो त्याप्रमाणे पदार्थांच्या शोभेने हे ब्रह्मच असे वृद्धी पावते ब्रह्माकडून ब्रह्मच जाणले जाते ब्रह्माकडून ब्रह्माचाच भोग घेतला जातो ब्रह्म ब्रह्मामध्ये मायेने विवर्त पाहून विपरीत भावास प्राप्त होऊन जणू काय वृद्धी पावते जर ब्रह्म माझ्या ब्रह्माचे अग्नी करणारे असेल जर ब्रह्म माझ्या ब्रह्माचे अप्रिय करणारे असेल तर ते ब्रह्म माझा शत्रू होईल पण ते तसे नाहीच त्यामुळे या ब्रह्मदृष्टीने माझ्या रागद्वेषाची प्राप्तीच नाही आकाशवृक्ष जसा संभवत नाही त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये कल्पित रागद्वेषाचे अवस्थान संभवत नाही कारण सर्वच जर ब्रह्म आहे तर रागद्वेष कोणामुळे होणार संकल्प सोडल्यामुळेच नष्ट झालेल्या त्याच्या ब्रह्मामध्ये प्रसंगच नाही गमनादी क्रिया पूर्ण ब्रह्मावस्थेमध्येच होते सर्व सुखैकरस ब्रह्मच स्फुरण पावत आहे त्यात सुखित्व व दुःखित्व कोठचे ब्रह्मच ब्रह्मामध्ये उत्तम प्रकारे तृप्त आहे व ब्रह्मच ब्रह्मामध्ये उत्तम प्रकारे स्थित आहे ब्रह्मच ब्रह्मामध्ये स्फुरत आहे मी अब्रह्मरूप नाही घट ब्रह्म आहे पट ब्रह्म आहे हे विस्तीर्ण जगत मीच ब्रह्म आहे तेव्हा त्यात रागद्वेषाची मिथ्या कल्पना कोठची मरण ब्रह्मामध्ये देह ब्रह्म यदृच्छेने सुसंगत झाले असता रज्जू भ्रमाप्रमाणे दुःखित्व कशाचे देह ब्रह्म मुख्य ब्रह्मामध्ये उत्तम प्रकारे स्थित झाले असता संभोगादी निमित्ताने होणारे जे सुख ते मलाच मिळाले अशी व्यर्थ कल्पना कशी होणार हलणारा तरंग आणि जल यात जला वाचून दुसरे जसे काहीच नसते त्याप्रमाणे रागद्वेषामुळे जलद पावणाऱ्या ब्रह्मामध्ये तूपणा व मीपणा नाही तरंगाचा नाश जरी झाला तरी पाण्यातील जसा एकही बिंदू नाश पावत नाही त्याप्रमाणे देहब्रह्म मरणब्रह्माला प्राप्त झाले असता वस्तुत ब्रह्माची काही हानी नाही ज्याप्रमाणे चल किंवा अचल पाण्यात तूपणा व मीपणा राहत नाही त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये जड व अजड रूप राहत नाही <clears throat> जसे सोन्याचे कटकत्व व जलाचे तरंगत्व त्याप्रमाणे आत्म्याची ही प्रकृती अधिष्ठार दृष्टीने आत्मरूप आहे व आरोपित दृष्टीने आत्मरूप नाही या माईक स्वभावामुळेच हे जीवस्वरूप व हे जडस्वरूप अशी अनात्मज्ञान कल्पना होते असा मोह अज्ञाला होतो पण ज्ञानात्म्याला असा मोह केव्हाही होत नाही अज्ञाला जगत दुःख व ज्ञानाला आनंदमय भासते अंधळ्याला सर्व जगत अंध वाटते व चक्षुष्मानाला प्रकाशमान वाटते ज्ञानाला जगत एकरूप भासते व अज्ञाला अतिशय दुःखद वाटते बालकाला रात्री यक्ष भासतो व मोठ्या मनुष्याला भासत नाही या सर्वथा एकरूपाने स्थित असलेल्या ब्रह्मामृतपूर्ण घटात जसे तरंग परंपरेत वस्तुत काही उत्पन्न होत नाही व मरत नाही त्याप्रमाणे काही मरत नाही व काही जिवंत होत नाही महासागरात जसे तरंगाधिक त्याप्रमाणे आत्म्यात भूत समुदाय स्फटिकाची स्वच्छताच जशी अनेक प्रतिबिंबे त्याचे गुण क्रिया इत्यादी विचित्र रूपाने आतल्या आत भासते त्याप्रमाणे मायाशक्ती ही आहे हे नाही इत्यादी जगतभ्रांती रूपाने स्वतःच काही कारणापासून आत्म्यामध्ये स्फुरण पावते पण ते जगत स्फुरण आत्माच आहे व ज्याप्रमाणे तरंगाच्या समूहाने जल जलात राहते त्याप्रमाणे ते आत्माख्य ब्रह्म आपल्या अद्वय स्वरूपात स्थित आहे शरीराच्या नाशाने ब्रह्माच्या नाशाची कल्पना कशी होणार समुद्रात तरंग जलाहून पृथक जसे नसतात त्याप्रमाणे शरीराधिक ब्रह्माहून भिन्न नसते जो जलाचा थेंब जो तुषार जी लाट जो मोठा तरंग जो फेस व जी लहानशी लहर ते सर्व जसे पाण्यातील पाणीच आहे त्याप्रमाणे जो देह जो इंद्रियांचा व्यापार जो भोग्य विषय जी संपत्ती व विपत्ती हर्षविषादादी भावांची रचना व जो पुरुषार्थ भोग ते सर्व ब्रह्मामध्ये ब्रह्मच आहे सोन्याहून अलंकाराची विचित्र रचना जशी पृथक नाही त्याप्रमाणे मूर्खाची मिथ्याच द्वैत कल्पना ब्रह्माहून पृथक नाही मन बुद्धी अहंकार तन्मात्रे इंद्रिये इत्यादी सर्व द्वैत ब्रह्मच आहे त्याच्याशिवाय नाना प्रकार किंवा सुख व दुःखे काही नाही पर्वताजवळ उच्चारलेल्या शब्दाच्या प्रतिध्वनीप्रमाणे तो हा मी व हे चित्त इत्यादी अर्थ केवळ शब्दमात्र आहेत आत्माच देह चित्त बाह्यविषय इत्यादी शब्दभेदाने विकास पावतो अज्ञात ब्रह्मच जीवभावास व जगद्भावास प्राप्त झाल्यासारखे भासत आहे स्वप्नात चित्तच स्वतःच्या कल्पनेने आत्म्यामध्ये सर्वच पाहते हे प्रसिद्ध आहे सोने ज्या रूपाने ज्याची भावना केली नाही सोने ज्या रूपाने ज्याची भावना केलेली नाही ते सोनेही जशी माती होते त्याप्रमाणे ब्रह्मरूपाने ज्याची भावना केली नाही ते ब्रह्मही अज्ञान होते ब्रह्मवेत्ते ब्रह्म हे स्वयंब्रह्म व महात्मा आहे असे जाणतात ब्रह्म हे स्वयंप्रभ व महात्मा आहे असे जाणतात पण अज्ञांना ज्ञात न झालेले ते ब्रह्म अज्ञानच होते जसे सुवर्ण या रूपाने जाणलेले सोने क्षणात सोने होते त्याप्रमाणे ब्रह्मत्वाने जाणलेले ब्रह्म क्षणात ब्रह्म होते ब्रह्मात्मा सर्वशक्तिमान आहे त्यामुळे तो स्वशक्तीने कोणत्याही हेतू वाचून ज्याची भावना करतो ते तत्काळ तसे पाहतो ब्रह्मज्ञानी ब्रह्म कर्म कर्तृ कर्णरहित कारणशून्य सर्व पीडारहित स्वयंप्रभू व महात्मा आहे असे जाणताच अज्ञ लोकांनी साक्षात न जाणलेले ब्रह्मच अज्ञात होते व त्याला चांगले जाणले की तेच अज्ञानाचा सर्वथा नाश करणारे ज्ञात होते न जाणलेला बंधूच अबंधू होतो पण पुढे त्याला ओळखले असता हा आपला बंधू नव्हे असा पूर्वीचा भ्रम घालवून तोच बंधू होतो असे जर आहे तर जीव व जगत ब्रह्ममात्र आहेत अशी भावना सर्वांनाच का होत नाही म्हणून विचारशील तर वैराग्याचा अभाव हे त्याचे कारण आता वैराग्य कोणत्या कारणाने उत्पन्न होते ते सांगा म्हणून म्हणशील तर ऐक हे जीवरूप व जगद्रूप अयुक्त आहे त्याला विचार सहन होत नाही असे कळले म्हणजे ती भावना उत्पन्न होते कारण रज्जुस्पर्शादी आयुक्त पदार्थापासून पुरुष विरस होऊन परत फिरतो असे आपण म्हणतो त्याचप्रमाणे जगत अयुक्त आहे अशा विचाराने पुरुष त्याविषयी विरस होतो द्वैत मिथ्या आहे असे आज्ञात झाले असता ती भावना उदय पावते त्यामुळे पुरुष द्वैताविषयी विरस होतो म्हणजे त्या भावनेने तो विरक्ती होतो हा शरीरेंद्रिय समुदाय मी नव्हे असे स्पष्ट ज्ञात झाले असता ती भावना उदय पावते त्यामुळे अहंकारता मिथ्या ठरते आणि त्या कारणाने तो खचित विरक्त होतो मी ब्रह्म आहे असे यथार्थ ज्ञान झाले असता ती भावना उदय पावते आणि त्या निजसत्व रूपात पुरुष सर्वथा लीन होतो अखंड वाक्यार्थ अपरिच्छिन्न स्वभावाने आविर्भूत झाला असता तू मी हे ते सत इत्यादी जगातील सर्व ब्रह्मच होते हे सर्व प्रकाराने संपन्न असलेले जगत मी ब्रह्मच जाणतो मला दुःखे नाहीत मोह नाही कर्मे नाहीत व वांछित नाही मी सम स्वस्थ शोकरहित आहे मी ब्रह्म आहे म्हणून मला सत्यता आहे प्राणादी कलारूप कलंकापासून मी मुक्त झालो आहे मी सर्व आहे मी निरुपद्रव आहे मी त्याग करत नाही मला कशाची इच्छा नाही मी ब्रह्म आहे म्हणून सत्यता आहे मी रक्त आहे मी मांस आहे मी अस्थि आहे मी शरीर आहे मी चित्त आहे मी चेतन आहे मी ब्रह्म आहे ही सत्यता आहे मी सूर्यासह आकाश आहे स्वर्ग आहे दिशा आहे भूमी आहे घटपटाकार आहे मी ब्रह्म आहे म्हणून मला सत्यता आहे मी तृण आहे मी पृथ्वी आहे मी वेलींचा झुपका आहे मी अरण्यादिक आहे मी पर्वत समुद्र इत्यादिकांचा समूह आहे माझे ब्रह्मैकत्व याप्रमाणे स्थिर स्थित झाले आहे घेणे देणे संकोच पावणे इत्यादी सर्व प्राणीधर्म मी आहे ब्रह्मामध्ये विस्तीर्ण रूप धारण करणारा मी चिदात्माच सर्व आहे अधिक विस्तार पावण्याची इच्छा करणाऱ्या लता गुल्म अंकुर इत्यादिकांचा मी चिदात्मा आहे त्यातील रसात्मक परब्रह्म आहे ज्यात सर्व आहे ज्यापासून सर्व आहे जे सर्व आहे व जे सर्व बाजूला आहे व जो सर्व एकात्मा मानलेला आहे ते परब्रह्म आहे असा माझा निश्चय आहे चिदात्मा ब्रह्म सत सत्य ऋत ज्ञ इत्यादी नावाने ते सर्वव्यापी विषयरहित चिन्मात्र तत्व सांगितले आहे जे प्रकाशमात्र निर्मल सर्वभूतांच्या स्वरूपाचा बोध करविणारे सर्वत्र अवस्थित असलेले शांत चिद्ब्रह्म आहे असा अनुभव घेतला जातो मन बुद्धी इंद्रिय समूह इत्यादी सर्व वृत्तींमध्ये ते अनुगत आहे भेदाचा त्याग करून स्वप्रकाश निरुपद्रव चिद्ब्रह्म मी आहे मी सर्व शब्दाधिकांचे त्यांच्या कारणरूप भूतांचे सर्व जगतस्थितीचे तत्व प्रकाशक सत्तास्वरूप स्वच्छ चिद्ब्रह्म आहे माझा क्षय होत नाही अग्नीच्या किटाळांमुळे वृत्तींच्या धारांनी सतत बाहेर निघणाऱ्या ज्या चिद्धारा त्यांच्या खाणीसारखे ते प्रत्यगात्म स्वरूप आहे ते योग्यांच्या अनुभवाचा विषय जरी होत असले तरी शब्दांनी ज्याचे वर्णन करता येत नाही असे जे निरतिशय आनंद रूप परब्रह्म ते मी आहे अहंकार रूप सर्व भोक्तृत्व समूहास निरनिराळ्या भोगवृत्तीधारांनी मघाच्या धारा मेधांच्या धाराप्रमाणे सतत अनुभवामृत देणारे ते निर्लेप ब्रह्म मी आहे सुषुप्तासारखे शांत प्रकाशासारखे स्वच्छ स्वरूप मनुष्यानंदापासून हिरण्यगर्भाच्या आनंदापर्यंत जितके उत्तरोत्तर अधिक आनंद आहेत त्या सर्वाहून उत्तम वासनारहित सर्वत प्रकाशरूप मी ब्रह्म आहे साखर गूळ इत्यादी मधुर पदार्थांचा जो अनुभव येतो तो फार थोडा वेळ टिकतो गोड पदार्थ घशात उतरेपर्यंतच गोड लागतो पण चित्त चित्ताचे विषय व जीव हे सर्व आनंदैक रूप रसरूप आहे असे जाणल्यावर ज्या अखंड आनंदाचा अनुभव येतो तेच ब्रह्म मी आहे ज्याचे चित्त कांतेच्या ठिकाणी अत्यंत आसक्त आहे तोच चंद्राचा उदय झाला असता कांता व चंद्र या दोघांना पाहतो पण कांतेला पाहून चंद्राला पाहीपर्यंत जो मध्ये थोडासा काल व अवकाश असतो त्यात निर्विषय ब्रह्म आहे तेच निरुपद्रव ब्रह्म मी आहे म्हणजे भूमीवरील मनुष्यांची दृष्टी आकाशातील चंद्राप्रमाणे आसक्त झाली असता भूमीपासून चंद्रापर्यंत जे आकाश असते त्यातील शक्तीच मी निर्मल ब्रह्म आहे सुखदुःखादी दुसऱ्या वृत्तींनी रहित अशी जी उदासीनांची निर्विषय दशा त्या दशेत अनुभवास येणारा निर्मल चिदात्माच मी आहे त्याचप्रमाणे येथे असलेल्या पुरुषांचे मन दूर प्रदेशी असलेल्या विषयांशी संलग्न होऊन मार्गातील इतर पदार्थांचे भान त्याला नाही असे झाले असता त्या अंतराळ प्रदेशी विषय संपर्क रहित अशी जी प्रतीती तोच मी शाश्वत चिदात्मा आहे भूमी जल वायू व वीज ही एकत्र मिळाली असता अंकुररूप कार्य बाहेर पडण्यास अनुकूल अशी जी चितशक्ती तेच मी ब्रह्म आहे खजूर लिंबू तोंडले इत्यादी फळांच्या आत आपल्या जडभावाने राहणाऱ्या रसांची लीन असलेली व रसनेंद्रियादी वृत्तींच्या द्वारा व्यक्त होणारी जी प्रकाशरूप स्वादसत्ता तेच मी सम ब्रह्म आहे जी इष्टानिष्ट लाभाधिकांमुळे हर्षविषादयुक्त होणारी संवित्तीच शास्त्रानुसारी मननाचा उदय झाला असता शुद्ध म्हणजे हर्ष विषादरहित इष्टप्राप्तीने हर्षयुक्त व अनिष्ट प्राप्तीने खेदयुक्त होत नाही तर दोन्ही दशेत एकसारखीच असते ते मी निरामय चिद्ब्रम्ह आहे भूमीवरून सूर्याला पाहणाऱ्याने पुरुषाचे भूमीपासून सूर्यापर्यंत जे चक्षुरिंद्रिय रूप सूत्र पसरलेले असते त्याचा जो मधला भाग त्यासारखे विषयाला प्रकाशित करण्यास समर्थ असूनही प्रकाशित न करणारे जे शांत निर्मल चैतन्य तेच मी व्यापक आत्मतत्व आहे जागृती स्वप्न व सुशुक्ती या तीन अवस्थांचे जे साक्षीरूप तेच त्या अवस्थांचा त्याग केला असता आदि अंतरहित तुर्य ब्रह्म आहे व तेच मी आहे निरनिराळ्या शेकडो शेतात उत्पन्न झालेल्या उसाच्या एकरूप माधुर्याप्रमाणे सर्व जीवांचे जे एक छिद्रूप ते मी समब्रह्म आहे सूर्याच्या प्रभेप्रमाणे मी सर्व व्यापिनी स्वेच्छा सर्वांना प्रकाशित करणारी रम्यचित तेच मी सर्वत्र पसरलेले ब्रह्म आहे संभोगाचा जो अल्प आनंद आहे तो ज्यापासून आहे अमृताचा स्वाद घेण्याची जी शक्ती ती ज्याची आहे व जे केवळ स्वानुभव रूप आहे ते मी अव्यय चिद्रूप ब्रह्म आहे कमलनालातील तंतूप्रमाणे जे सर्व शरीरावर व्यापून असले तरी शरीराला तोडल्याने व फोडल्याने तुटत वगैरे नाही तर प्रकाशरूपाने स्फुरण पावत राहते ते चिद्रूप ब्रह्म आहे जिने सर्व भुवनांना व्यापले आहे तथापि मेघांच्या रांगेप्रमाणे जी स्पंद पावते व जिचा जीवरूप आकार अत्यंत सूक्ष्म व त्यामुळेच दुर्लक्षणीय आहे ती व्यापक शक्तीच मी आहे दुधातील धृताची सत्ता जशी तशीच जी अक्षयचित केवळ अनुभवमय अंतःसारात आहे म्हणजे जिच्यातील सार केवळ अनुभवगम्य आहे व जी परमप्रेमावरून उपलक्षित होते तीच मी आहे कडे बाहुभूषण मुकुट इत्यादिकांची रचना जशी कारणदृष्ट्या सुवर्णरूप व कार्यदृष्ट्या तद्रूप नाही अशी भासते पण सोन्यात सोन्याची सत्ता जशी नित्यसिद्धी असते त्याप्रमाणे देहात मी सर्व व्यापक राहिलो आहे पर्वतादी सर्व पदार्थ समूहांच्या आत व बाहेर जी चित सर्वदा सत्ता सामान्य रूपाने स्थित आहे तोच मी निर्लेप आत्मा आहे सर्व अनुभववृत्तींचा जो अकृत्रिम आरसा ज्याच्याशी मळाचा संसर्गच होत नाही ते मोठे चित्तत्व मी आहे सर्व संकल्पाचे फळ देणारे सर्व तेजांना प्रकाशमान करणारे सर्व ग्राह्य पदार्थ आत्म्यासाठीच ग्राह्य होत असल्यामुळे सर्व ग्राह्यांची सीमा अशा चिदात्म्याची मी अभेदाने उपासना करतो सर्व अवयवांमध्ये शक्तिरूपाने विश्रांती पावलेल्या व समस्त अवयवाहून अगदी विलक्षण असणाऱ्या नित्य प्रकाशरूप चिदात्म्याची मी उपासना करतो घट पट तट कूप यामध्ये सदरूपाने राहिलेले चार प्रकारच्या शरीरात अनुभव रूपाने स्फुरण पावणारे जागृत अवस्थेतही सुषुप्तीप्रमाणे निर्विशेष रूपाने असणारे जे छिद्रूप त्याची आम्ही उपासना करतो अग्नीत उष्ण बर्फात शीत अन्नात मिष्ट वस्त्र्यात तीक्ष्ण अंधारात काळा चंद्रात शुभ असलेला जो छिदात्मा त्याची आम्ही उपासना करतो आत व बाहेर प्रकाशरूप असून आत्मवस्तूत स्थित असलेला व प्रत्येगात्मरूप असल्यामुळे वस्तुत अधूर असूनही अज्ञाला फार दूर भासणारा जो छिदात्मा त्याची आम्ही उपासना करतो माधुर्यादिकांमध्ये माधुर्य तीक्ष्णादिकांमध्ये तीक्ष्णता इत्यादी आकाराने सर्व पदार्थांमध्ये असलेल्या चिदात्म्याची आम्ही उपासना करतो जाग्रत स्वप्न सुषुप्त तुर्य व तुर्यातीत पदात सर्वत्र सदा सम असलेल्या चिदात्म्याची आम्ही उपासना करतो ज्यात सर्व संकल्प शांत झालेले आहेत सर्व कौतुक पार निघून गेले आहे सर्व वर्ग क्षीण झाले आहेत अशा चिदात्म्याची आम्ही उपासना करतो भोगाविषयीच्या उत्कंठेने रहित क्रोधरहित व्यत्नरहित चेष्टारहित निशेष निरंश निरहंकार अशा चिदात्म्याची मी उपासना करतो सर्वांच्या आत असलेले सर्व ही अनंत एकरूप व असंख्य प्रतिबिंब चेतनांचा आरंभ ज्याच्यापासून होतो अशा चिदात्म्याची आम्ही उपासना करतो त्रैलोक्यात राहणाऱ्या देहलक्षण मोत्यातील उन्नत व विस्तीर्ण तंतू जागृत स्वप्नरूप प्रचार व सुषिप्तीरूप संकोच करणारा अशा चिदात्म्यास मी प्राप्त झालो आहे स्वतः स्वरूपाने आतून व बाहेरून व्यापलेल्या जगतरूप पक्षास आपल्यामध्ये अंतर्भूत करून लपून राहिलेल्या विचित्र जाळ्यासारख्या चिदात्म्याची आम्ही उपासना करतो जेथे हे सर्व आहे व जेथे त्यातील काही थोडेसेही नाही त्या सदसद्रूप एक मात्र छिदात्म्यास आम्ही प्राप्त झालो अत्यंत विश्वासार्ह पूर्ण सर्व सुखलेशरूपी संपत्तीचे स्थान सर्वाकार विहारात स्थित अचाचिदात्म्यास मी प्राप्त झालो आहे सर्व नित्यरूपाधिक प्रेमाचा आधार देहादी व प्राणादी यांच्या अध्यासाने विनष्ट न झालेले भ्रांत पुरुषाच्या दृष्टीने देह प्राणादिकांनी युक्त व तत्वज्ञाच्या दृष्टीने युक्त अशा त्या बाहेरील व आतील चैतन्य दीपाची आम्ही उपासना करतो हृदयरूपी मन सरोवरात पद्मिनीच्या कंदाप्रमाणे अत्यंत गुप्त असलेला हस्तपादादी सर्वदृढ आधार देणारा तंतू व जलसमूहाच्या जीवनाचा उपाय अशा चिदात्म्यास मी प्राप्त झालो आहे प्रसिद्ध अमृताप्रमाणे परंतु क्षीरार्णवापासून उत्पन्न न झालेले चंद्राशिवायच उपस्थित झालेले व गरुडाधिकांना हरण न करता येण्यासारखे असे जे सत्य अमृत त्या चिदात्म्याची आम्ही उपासना करतो शब्द स्पर्श रूप रस गंध यांच्या योगाने अभिव्यक्त झालेले पण त्यांनीच रहित अशा शांत चिदात्म्यास मी प्राप्त झालो आहे आकाशाच्या कोशाप्रमाणे स्वच्छ सर्व लोकांना आपल्या व्याप्तीने अभिव्यक्त करणारे पण वस्तुत आकाशही नाही व अभिव्यक्तही नाही अशा चिदात्म्यास मी प्राप्त झालो आहे महामहिम्याने युक्त असलेले पण सर्व ऐश्वर्याने रहित खरे कर्तृत्व त्यालाच असताना स्वरूपाने जे अकर्तृ त्या छिद्रूप आत्म्यास मी प्राप्त झालो आहे तादात्म्याच्या दृष्टीने सर्व मीच पण संसर्गाध्यास दृष्टीने सर्व माझेच अपवाद दृष्टीने अहंत्वरूपाच्या निमित्ताने अहंकारही मी नव्हे व त्याहून दुसरे तर मी नव्हेच याप्रमाणे अध्यारोप व अपवाद यांच्या योगाने तत्व जाणणाऱ्या मला जगत कृत्रिम मायामय असो की आत्माच असो ते कसेही जरी असले तरी मी सर्व क्लेशरहित आहे इति निर्वाण निर्वाणप्रकरणे पूर्वार्धे एकादशः सर्गः श्रीराम